जीवन योग जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे अर्थपूर्ण जगण्याचे जीवन यशस्वी करणारे कल्याण साधणारे खऱ्या अर्थाने जीवन जगावया शिकवणारे आहे जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे जीवन जगण्याची कला आहे विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो जीवन दिव्य होतं त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस स्पर्श लाभतो कुठलंही आवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे जीवन योग वैभवाचे श्रीमंतीचे समृद्धीचे संपन्नतेचे यशाचे आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत हे विचार वैश्विक आहेत पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे हे विचार जो अंमलात आणि आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा सदा हरित प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी निरामय आणि निकोप शरीर मनाचे सुदृढ आरोग्य दुःख भीती नैराश्य ताणतणाव हिंसा क्रोध चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी आपली परिस्थिती का बदलत नाही श्रीमंतीचं रहस्य काय आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे आत्मविश्वास कसा मिळवावा जीवनशैली कशी हवी जीवनाची उंची कशी वाढवावी या प्रश्नांचा उहापोह करणारी जीवनाचाच जीवन योग बनवणारी जीवनात अखंड आनंदाचा धरा निर्माण करून शांत यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्यायी चौदावा वेन राजाची कथा मैत्रे म्हणाला वीरवर विजुरा सर्व लोकांचे कल्याण इच्छिणाऱ्या भृगवादी मुनींनी पाहिले की अंग निघून गेल्यानंतर पृथ्वीचे रक्षण करणारा कोणी राहिला नाही त्यामुळे सर्व लोक पशुप्रमाणे उत्सृंकल होऊ लागले आहेत तेव्हा त्यांची माता सुनीताच्या संमतीने मंत्र्याची संमती नसतानाही वेनाला पृथ्वीचा राज्याभिषेक केला वेन फारच कठोर प्रशासक होता चोर डाकुनी जेव्हा ऐकली की तोच राजसिंहासनावर बसलाही तेव्हा सापामुळे भ्यालेल्या उंदराप्रमाणे ते सर्वजण लगेच इकडे तिकडे जाऊन लपून राहिले राज्य मिळाल्याबरोबर वेन आठही लोकपालांचे सामर्थ्य मिळाल्यामुळे उन्मत्त झाला आणि अभिमानाने स्वतःलाच सर्वश्रेष्ठ समजून महापुरुषांचा अपमान करू लागला तो ऐश्वर्य मदाने आंधळा झाला आणि रथात बसून निरंकुश हत्तीप्रमाणे पृथ्वी आहे आणि आकाशाचा जणू थरकाप उडवीत सगळीकडे संचार करू लागला कोणत्याही त्रैवर्णिकाने कधीही कोणत्याही प्रकारचा यज्ञ दान आणि हवन करू नये अशी आपल्या राज्यात दवंडी पिटून त्याने सर्व धर्मकर्मी बंद केली वेनाचा असा अत्याचार पाहून मुनी एकत्र आली आणि जगावर संकट आल्याचे समजून करुणेने आपापसात म्हणू लागले अहो जसे दोन्ही बाजूनी जळणाऱ्या लाकडाच्या मध्ये राहणारे जीव संकटात सापडतात त्याप्रमाणे यावेळी सगळी प्रजा एकीकडून राजाच्या आणि दुसरीकडून चोर डाकूंच्या अत्याचारांनी मोठ्या संकटात सापडले आहे अराजक माझील या भीतीनेच आम्ही अयोग्य असून सुद्धा वेणाला राजा बनवले परंतु आता त्याच्यापासूनच प्रजेला भय निर्माण झाले आहे अशा अवस्थेत प्रजेला कसे सुख मिळणार सुनीताच्या खुशीतून उत्पन्न झालेला हा वेन स्वभावताच दुष्ट आहे म्हणून सापाला दूध पाजल्याप्रमाणे याचे पालन करणे हे पालनकर्त्याच्याच अनर्थाला कारण झाले आहे आम्ही याला प्रजेचे रक्षण करण्यासाठी नियुक्त केले होते आणि आज हाच त्यांना नष्ट करण्यास सज्ज झाला आहे अशा वेळी आम्ही त्याला अवश्य समजावले पाहिजे अशा प्रकारे आपले कर्तव्य केल्याने याने केलेल्या पापांचा आम्हाला स्पर्श होणार नाही आम्ही जाणून बुजून दुराचारी वेनाला राजा केले होते परंतु जर समजावल्यानंतरही याने आमचे म्हणणे मानले नाही तर लोकांच्या धिकाराने दग्ध झालेल्या या दुष्टाला आम्ही आपल्या तेजाने भस्म करून टाकू असा विचार करून मुनी वेनाजवळ गेली आणि आपला क्रोध लपून गोड बोलून समजावीत त्याला म्हणू लागले मुनी म्हणाली राजन आम्ही आता तुला जे सांगतो त्याकडे लक्ष दे त्यामुळे तुझे आयुष्य ऐश्वर बल आणि कीर्ती वृद्धिंगत होईल मनुष्याचे मन वाणी शरीर आणि बुद्धीने धर्माचे आचरण केले तर त्याला स्वर्गादी शोकरहित लोकांची प्राप्ती होते आणि जर त्याचा निष्काम भाव असेल तर तोच धर्म त्याला अनंत मोक्ष पदावर पोहोचवतो म्हणून वीरवर प्रजेचा रूप तो धर्म आपल्यामुळे नष्ट होता कामा नये धर्म नष्ट झाल्याने सुद्धा ऐश्वर्यापासून च्यूत होतो जो राजा दुष्ट मंत्री आणि चोर इत्यादीपासून आपल्या प्रजेचे रक्षण करून योग्य कर घेतो तो या लोकात आणि परलोकात सुख मिळवतो हे महाभाग त्याच्या राज्यामध्ये किंवा नगरामध्ये वर्णाश्रम धर्माचे पालन करणारे पुरुष स्वधर्म पालनाच्या द्वारे भगवान यज्ञ पुरुषाची आराधना करतात त्या आपल्या आज्ञेचे पालन करणाऱ्या राजावर भगवान प्रसन्न असतात कारण तेच साऱ्या विश्वाचा आत्मा आणि सर्व भूतांचे रक्षण करते आहेत राजांचेही ईश्वर प्रसन्न झाल्यावर कोणतीच वस्तू दुर्लभ असत नाही म्हणून इंद्रादी लोकपालासहित सर्व लोक त्यांना मोठ्या आदराने पूजा उपहार समर्पण करतात राजन भगवान श्रीहरी सर्व लोक लोकपाल आणि यज्ञांचे नियामक आहेत ते द्रव्य रूप आणि तपस्वरूप आहेत म्हणून आपले जे देशवासी आपल्या उन्नतीसाठी अनेक प्रकारच्या यज्ञांनी भगवंताचे यजन करतात त्यांना अनुकूलच आपण राहिले पाहिजे जेव्हा आपल्या राज्यात ब्राह्मण लोक यज्ञांचे अनुष्ठान करतील तेव्हा त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन भगवंताच्या अंशरूप देवता आपल्याला मनोवंशित फळ देतील म्हणून वीरवर आपण देवतांचा तिरस्कार करता कामा नये वेन म्हणाला तुम्ही लोक किती मूर्ख आहात तुम्ही अधर्मालाच धर्म मानता याचा मला खेद होतो जे तुम्ही तुमचा जीवन निर्वाह चालवणाऱ्या मला साक्षात पतीला सोडून कोणत्या तरी दुसऱ्या जार पतीच्या नादी लागला आहात जे लोक मूर्खपणामुळे राजारूप परमेश्वराचा अनादर करतात त्यांना या लोकी तर सुख मिळत नाहीच आणि परलोकातही मिळत नाही अरे ज्यामध्ये तुम्हा लोकांची एवढी भक्ती आहे तो यज्ञ पुरुष कोण आहे उलटा स्त्री आपल्या विवाहित पतीवर प्रेम न करता एखाद्या परपुरुषामध्ये आसक्त होती तसे हे झाले विष्णू ब्रह्मदेव महादेव इंद्र वायू यम सूर्य मेघ कुबेर चंद्र पृथ्वी अग्नी आणि वरुण तसेच यांच्या व्यतिरिक्त जे दुसरे वर आणि शाप देण्यास समर्थ आहेत ते सर्व राजाच्या शरीरात राहतात म्हणून राजा सर्व देवमय आहे म्हणून ब्राह्मणानो तुम्ही मत्सर सोडून आपल्या सर्व कर्माच्या द्वारा फक्त माझेच पूजन करा आणि मलाच नैवेद्य समर्पण करा हे पहा माझ्याशिवाय दुसरा कोण अग्रपूजेचा अधिकारी होऊ शकतो मैत्रिय म्हणाला अशा प्रकारे विपरीत बुद्धी झाल्यामुळे तो अत्यंत पापी आणि कुमार्गाकडे जाणारा असा झाला त्याचे पुण्य अगदी क्षीण झाले होते म्हणून मुनींनी पुष्कळ नम्रतापूर्वक प्रार्थना करून सुद्धा त्याने त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही हे विदुरा स्वतःला शहाणा समजणाऱ्या वेनाने जेव्हा त्या मुनींचा अशा प्रकारे अपमान केला तेव्हा आपली लोकहिताची विनंती धुडकावली गेली असे पाहून ते त्याच्यावर संतापले मारून टाका दुष्ट स्वभावाच्या या निचाला मारून टाका हा जिवंत राहिला तर काही दिवसातच जगाचे खात्रीने भस्म करून टाकेल हा दुराशेरी कोणत्याही प्रकारे राजसिंहासनासाठी योग्य नाही कारण हा निर्लज्ज साक्षात यज्ञपती श्री विष्णूंची निंदा करीत आहे अहो ज्यांच्या कृपेमुळे याला हे ऐश्वर मिळाले आहे त्या श्रीहरीची निंदा अभागी वेनाशिवाय आणखी कोण करू शकेल अशा प्रकारे आपला लपवलेला क्रोध प्रकट करून त्यांनी त्याला मारण्याचा निषेध केला तो तर भगवंताची निंदा केल्याकारणाने अगोदरच मरणप्राय झाला होता म्हणून केवळ हुंकारानेच त्यांनी त्याला मारले जेव्हा मुनी आपापल्या आश्रमाकडे गेली तेव्हा इकडे वेनाची शोकाकुल माता सुनीथा मंत्र सामर्थ्याने तसेच अन्य युक्तीने आपल्या पुत्राच्या शवाचे रक्षण करू लागले एक दिवस ते मुनी सरस्वतीच्या पवित्र जलात स्नान करून अग्नित हवन करून नदीच्या तीरावर बसून हरिकथा करीत होते त्या दिवसात लोकांच्या मध्ये हाहाकार माजवणाऱ्या पुष्कळशा घटना घडत आहेत असे पाहून ते आपापसात म्हणू लागले आजकाल पृथ्वीचा रक्षण करता कोणी राहिला नाही म्हणून चोर डाकूंच्यामुळे काही अशुभ तर होणार नाही ना ऋषी लोक असा विचार करीत होते तेवढ्यात सर्व दिशाकडून हल्ला करणाऱ्या चोर आणि डाकूंच्यामुळे उडालेली फार मोठी धूळ त्यांनी पाहिली ते पाहताच त्यांच्या लक्षात आले की राजा वेनाचा मृत्यू झाल्यामुळे देशात अराजकता माजली आहे राज्य शक्तीहीन झाले आहे आणि चोर डाकूंची संख्या वाढली आहे हा सर्व उपद्रव लोकांचे धन लुटणाऱ्या तसेच एक दुसऱ्याच्या रक्तासाठी तहानलेल्या लुटारोमुळेच होत आहे आपल्या तेजाने किंवा तपोबोलाने लोकांच्या अशा कुप्रवृत्तीला रोखण्याचे सामर्थ्य असूनही असे करण्यामध्ये हिंसादी दोष आहेत असे पाहून त्यांनी त्याचे काहीच निवारण केले नाही त्यांनी पुन्हा असा विचार केला की ब्राह्मण जरी समदर्शी शांत स्वभावाचे असले तरी दिनांची उपेक्षा केल्याने त्यांचे तप फुटलेल्या घड्यातून पाणी वाहून जावे तसेच नष्ट होते शिवाय राजर्षी अंगाचा वंश नष्ट होता कामा नाही कारण त्याच वंशात अनेक अमोघ शक्ती आणि भगवतपरायण राजे होऊन गेले आहेत असा निश्चय करून त्यांनी मृत राजाची मांडी जोरजोराने घुसळली तेव्हा त्यातून एक बुटका पुरुष उत्पन्न झाला तो कावळ्याप्रमाणे काळ्या वर्णाचा होता त्याचे सर्व अंग विशेषतः हात फारच लहान होते जबडी पुष्कळ मोठी पाय लहान नाक चपटे डोळे लाल आणि केस तांबूस रंगाचे होते त्याने मोठ्या दीनतेने आणि नम्रतेने विचारले की मी काय करू तेव्हा ऋषी म्हणाले निषिद्ध म्हणजे बस म्हणून त्याला निषाद म्हणू लागली त्याने जन्माला येताच राजा वेनाची भयंकर पापी आपल्या शिरावर घेतली म्हणून त्याचे वंशज निषाद हे सुद्धा हिंसा लुटमार इत्यादी पापकर्मामध्ये वेगळं असतात म्हणून ते गाव किंवा नगरराज न राहता वन आणि पर्वतराजीमध्येच निवास करतात या ठिकाणी चौदावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू बंधू आणि भगिनींनो नमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे आठ उपनिषदे वाल्मिकी रामायण बारा स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी सार्थश्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य अंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ऍलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याअंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश वा मी यशस्वी होणारच practical mind programming law of attraction आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश वा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वांछील तो ते लाभो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व तसा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच money course change yourself mind power and programming इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजीनगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद